समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंद धाव अध्याय धाव ओम नमो भगवते वासुदेवाय यमलार्जुन उद्धर राजा परीक्षिताने विचारले भगवन कृपया सांगा त्या दोघा शाप मिळे घडले निंदते काय देवर्षी क्रोधले असे श्री शुकदेव सांगतात कुबेराचे असे पुत्र रुद्रानुचर जाहले घमेंड जाहली त्याना दारुने मत्त जाहले जाहले नेत्र ते लाल किते कललनांसह रमले गीत गाण्यात क्रीडती मध्ये गंगेच्या पात्रिते पूर्ण कमळे खुलली तदा जळात हत्तीच्या ऐसे स्त्रियांशी क्रीडले बहु प्रारब्धे त्याच वाटेने देवर्षी पातले पहा तयानी ना पाहिले माजले असे देवर्षी पाहता नेत्री लाजल्या नग्न अप्सरा त्वरित कपडे केले परी दोघे न लाजले देवता पुत्र हे दोघे श्रीमदे धुंद जाहले माजले मदिरापाने नारदे शापहा दिला श्री नारद म्हणाले भोगोनी विषयो त्यांची धनाने बुद्धी नष्टते हिंसानी कुळ गर्वो तो एवढी नच भ्रंशक श्रीमदे मदिरा स्त्रिया द्यूत दुर्गुण लागती श्रीमदे अंध होवोनी नाशवान सत्यती मानिती करीती हत्या पशु पक्षांची ही तशी भूदेव नरदेवोनी देव ही मानवी तनु शेवटी नासते आणि जाळीता राखढी गची तयाचे साठी ते लोक द्रोहे नरकात पावती पिता माता आजोबा का बली व्यापारीचा तसा अग्नीचा प्राणी कुत्र्याचा कोण मालक यातना साधी वस्तू तनु होय जन्मते मिटते अशी मूर्खांशिवाय ते कोण सत्य मानो धनांध दुष्ट जे ऐसे त्याना दारिद्र्य अंजन दरिद्र्या कळते सर्व माझ्या ऐसा दुजा जीव जयाला टोचला काटा दुजा तो नच टोचवी न जाणी टोचते कैसे दुसऱ्या तोच टोचवी गरीबा नसतो गर्व मदतो स्पर्शी नातया कष्ट जे पडती त्याला तपस्या थोरती असे रोजी रोटी जयांची ते भूक दुर्बलते ते कृष अधिक भोग ना घेती त्रास हिंसा असे चिना समदर्शी असे संत दरिद्र्या भेट स्वल्प हो संतांच्या मध्ये तृप्ती शुद्धी हि लाभते समदर्शी हरी कीर्ती गाण्या उत्सुकते सदा दुर्गुणी ते तसे द्रव्य तयाला ते उपेक्षिती श्रीमदांधते दोघे दारुने माजले असे विषयी लंपटो त्यांचे अज्ञान करीते चुर पहा अनर्थ हा मोठा पुत्र हे लोकपालचे नागडे जाहलो याचे भानही याजला नसे म्हणून वृक्ष योनी ते याजला जन्म योग्य तो न गर्व तो राही हरीला स्मरतील हे देवांच्या शतवर्षाने कृष्ण संपर्क होयतो भगवत पद प्रेमाने येतील परतोनिया श्री शुकदेव सांगतात यमला अर्जुन या नामे दोघे वृक्षची जाहले शापिता नारद गेले नर नारायणाष्टमी प्रिय नारद भक्ताचे बोल सत्य करावया बांधिल्या उखळा ओढी कृष्ण वृक्षांसी पातला कुबेर भक्तची माझा त्याचे हे पुत्रची द्वय महात्मा वदले तैसे पूर्ण रूप करीन मी विचार करता कृष्ण दोन्ही वृक्षात त्या घुसे निघाला पुढती तेव्हा उखळी आडके तिथे दामोदरासी कसिले कमरे सदोरे पाठी सते उखळ श्री हरी ओढताच झाडे समूळ पडली उखडो निखाली ताडा तडाड ध्वनिये बळ अल्प देता अग्नी समान निघले पुरुषोद्वयोतई सौंदर्य तेज भरल्या दशही दिशा ठेवो निपाय शिरते नमितात कृष्णा जोडो निहात करीती स्तुती ही तयांची कृष्ण कृष्ण महायोगी तू आद्य पुरुषोपरा व्यक्ता व्यक्त असे विश्वरूप ते द्विज सांगती तू एक सर्व भूतांच्या देह प्राणासि स्वामी तू तू काल भगवान विष्णू अव्यय आणि ईश्वर तू महान प्रकृती सूक्ष्म रज कर्म धर्म तशी सत्ता जाणता साक्षी ईश तू प्रकृती गुण आदी ना कधी तू आकळे चिना अज्ञानी कोण हे जाणी तू तो सर्व पुरातनू विश्वाचा स्वामी तू आम्ही वासुदेवो प्रणामितो गुणी गुणा मिळविसी परब्रह्मान तुला तुला प्राकृत ना देह तरी शूरत्व दाविसी अशक्य सामान्या तेव्हा हे कळते असे समस्त लोक कल्याणा तुम्ही तो अवतारला समस्त शक्ती घेवोनी इच्छा या पुरवी तसा नमो परम कल्याणा नमो परम मंगला वासुदेवाय शांताय यदू कृष्णा नमो नम दासानुदास हो आम्ही अनंता हे स्वीकारणे कृपानी नारदे केली म्हणून पावलोपदी वाणी गुणास कथिन्या श्रवणो कथेत सेवेत हात मनते रमते रूपात हे विश्व सर्व सदनो तुझिये निसंत प्रत्यक्ष देह असती नमितो तयाही श्री शुकदेव सांगतात सौंदर्य निधी माधुर्य भगवान गोकुळेश्वर उखळा पद्धतो तैसा हासो निबदला असे श्री भगवान म्हणाले श्रीमध्ये अंध हे दोघे जाणी मी पूर्वीपासून नारदे प्रेमळे शापे कृपा केली पहाशी जयानी समबुद्धीने मला हृदय अर्पिले तयांचे दर्शने बंध तुटती रवी जैतमा म्हणून तू मणिग्रीव आणि तू बरा, तुम्हाशी लाभली भक्ती आता जावे घरासकी श्री शुकदेव सांगतात वदता भगवान ऐसे केली त्याने परिक्रमा पुन्हा पुन्हा प्रणामोनी निघाले उत्तरेकडे इति श्रीमद भागवती महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अध्याय दहावा हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू